सगळ्या निजामशाही सरदारांचे चेहरे अत्यंत चिंताग्रस्त होते तेवढ्यात मलिक अंबरांनी आपल्या खणखणीत आवाजात सांगितलं या संपूर्ण मोहिमेचं नेतृत्व शहाजी राजे करतील आणि चांदीच्या तपकातून त्यांनी मानाची तलवार आणि मानाची वस्त्र सत्तावीस अठ्ठावीस वर्षांच्या उमद्या शहाजी राजांना बहाल केली सोळाशे चोवीस सालच्या ऑक्टोबर महिन्यातला तो पहिला आठवडा होता अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात मलिक अंबरांच्या नेतृत्वाखाली निजामशाहीचे सगळे मातब्बर सरदार अगदी झाडून जमा झाले होते अठ्यात्तर वर्षांचे मलिक अंबर शरीरानं थकले होते पण त्यांची बुद्धिमत्ता मात्र अजूनही तल्लक होती मलिक अंबरांची नजर सगळ्या सरदारांवरून भिरभिरत होती त्यामध्ये भोसल्यांचे शहाजी शरीफजी आणि त्यांचे पराक्रमी चुलत बंधू खेळोजी मल्लाजी मंबाजी नागोजी परसोजी त्र्यंबकराव आणि कक्काजी होते इतर मराठा सरदार त्र्यंबकची पिंगळे हंबीरराव चव्हाण मुदोजी निंबाळकर फलटणकर काकडे विठ्ठलराव काटे सोबतच मलिक अंबरची मुलं फत्ते खान आणि चेंगीज खान इतर सरदार याकुत खान मनसूर खान जोहार खान हमीद खान हेही त्यावेळी उपस्थित होते निजामशाहीवरचं ते फारच मोठं संकट होतं निजामशाहीच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला होता विजापूरच्या आदिल इब्राहिम शहानं तर निजामशाही संपवण्याचीच शपथ घेतली होती नुकतच निजामशाही फौजांनी थेट विजापूरपर्यंत धडक घेतली होती त्यामुळे तो भयंकर चौताळला होता विजापूरकरांच्या ताब्यात असणारा बिदरचा किल्ला निजामशाही फौजांनी जिंकला होता आदिल इब्राहिम शहाजादा खुर्रमचं बंड मोडून काढण्यासाठी मुल्ला महम्मदच्या नेतृत्वाखाली चाळीस पन्नास हजारांची मोठी फौज मुघल सरदार महाबत खानच्या मदतीला पाठवली होती त्यामुळं बादशाह जहांगीर आदिल शहावर भलताच खुश होता निजामशाहीच्या दुर्दैवानं मुघलांची कंधार मोहीम थंडावली होती आणि बरीच मोठी मुघल फौज आता उपलब्ध झाली होती मुघल बादशाह जहांगीर आणि इब्राहिम आदिल शहानं हात मिळवणी केली मलिक अंबरनं बंडखोर शहजादा खुर्रमला आश्रय दिला होता त्यामुळे मुघल बादशाह जहांगीर निजामशाहीवर मलिक अंबरवर भयंकर खवळला होता मुघल बादशाह जहांगीरनं जवळपास सव्वा लाखांची मुघली फौज जी सर्व युद्ध साधन सामग्रीनिशी सज्ज होती ती लष्कर खानाच्या नेतृत्वाखाली निजामशाहीवर सोडली आदिलशहाने मुल्ला मोहम्मदच्या नेतृत्वाखाली सत्तर ऐंशी हजारांची सज्ज विजापोरी फौज मदतीला पाठवली भोसलेंवर नाराज असलेले मातब्बर सरदार राजांचे सासरे लखुजीराव जाधवरावही मुघलांना सामील झाले होते निजामशाहीची सगळी फौज झाडून साफ केली तरी चाळीस पन्नास हजारांच्या पुढे जात नव्हती दोन लाखांच्या मुघलांच्या आणि विजापूरच्या संयुक्त फौजांशी ते अतिशय व्यस्त प्रमाण होतं आणि मुघलांच्या प्रचंड मोठ्या युद्ध सामग्रीशी आणि बलवान तोफा आणि दारू गोळ्यांशी मुकाबला करण्यासाठी निजामशाहीकडे तेवढी साधन सामग्री नव्हती आता सगळी भिस्त होती ती मलिक अंबरांच्या गनिमी काव्यावर गनिम म्हणजे दुश्मन आणि कावा म्हणजे घोड्यांचं प्रशिक्षण मलिक अंबरांनी छुप्या युद्धाचं एक वेगळंच तंत्र दख्खनमध्ये विकसित केलं होतं वेगवान प्रशिक्षित घोडे आणि निष्ठावान प्रशिक्षित सैनिक हे त्या युद्धतंत्राच्या केंद्रस्थानी होते उमदे वेगवान घोडे आणि कडवे निष्ठावान सैनिक निवडून त्यांना कित्येक महिने कठोर प्रशिक्षण दिलं जायचं सांकेतिक भाषा शिकवली जायची हुल कशी द्यायची आणि रात्रीच्या अंधाराचा फायदा कसा उचलायचा ते शिकवलं जायचं डोंगर दर्या खिंडी नद्या यांचा प्रभावी वापर कसा करायचा हेही शिकवलं जायचं मलिक अंबरांनी अनेक नांगर हाकणाऱ्या शेतकऱ्यांच्या हाती तलवारी देऊन त्यांना मातब्बर सरदार बनवलं होतं मालोजी आणि विठोजी भोसल्यांना मलिक अंबर आपल्या भावांसारखंच मानायचे शहाजी शरीफजी आणि त्यांचे चुलत बंधू हे मलिक अंबरांच्याच तालमीत तयार झालेले होते राजे तर गनिमी काव्यात पारंगत झाले होते मलिक अंबरांच्या गनिमी काव्यात राजांनी अनेक नवे फेरफार करून तिला एका घातक युद्ध पद्धतीत बदलवलं होतं आगीचा वापर विषांचा वापर शत्रूचं मनोधैर्य खच्ची करण्यासाठी विविध अफवांचा वापर राजांनी सुरू केला होता शहाजीराजांच्या हाताखाली तयार झालेला एक एक शिलेदार दहा लोकांना भारी होता बुद्धिमत्ता आणि शौर्य या दोन्ही गोष्टींचा विलक्षण संगम शहाजीराजांच्या ठाई होता तसं पाहिलं तर ह्या मोहिमेचं नेतृत्व करण्यासाठी खुद्द मलिक अंबरांचा मुलगा फत्तेकान आणि शहाजीराजांचे चुलत बंधू राजे आणि खेळोजी राजे उत्सुक होते पण हे तिघही अतिशय शीघ्रकोपी होते मुत्सद्देगिरीनं वागणाऱ्या आणि अतिशय थंड डोक्यांच्या शहाजीराजांचं वय ह्या तिघांच्या तुलनेत अतिशय कमी असतानाही शहाजीराजांवर पुत्रवत प्रेम करणाऱ्या मलिक अंबरांनी ही महत्वाची जबाबदारी शहाजीराजांवरच सोपवली होती मुघलांचे शेकडो हत्ती अवजड आणि अजस्र तोफा वाहून आणत होते हजारो उंटांच्या पाठीवर दारूगोळा लादून तो दख्खनमध्ये आणला जात होता मुघलांच्या आणि विजापूरच्या संयुक्त फौजांनी अहमदनगरपासून सुमारे पंधरा ते अठरा किलोमीटर अंतरावरच्या भातवडी गावाजवळ तळ टाकला होता कित्येक पर्यंत हा अजस्त्र तळ पसरलेला होता भातवडीलाच तळ टाकण्याचं एक कारण असं होतं की इथली पाण्याची सोय आपल्या पाण्याच्या नियोजनाबाबत आणि जलसिंचनाच्या सुविधांबाबत प्रसिद्ध असणाऱ्या मलिक अंबरानं इथं एक धरण बांधलं होतं भातवडी गावाजवळून उत्तर दक्षिण दिशेनं वाहणारी मेखळी नावाची एक छोटी नदी होती त्या नदीवरच मलिक अंबरांनी हे धरण बांधलं होतं नेहमीच दुष्काळाचा शाप असणाऱ्या या दख्खनच्या भागात त्यावर्षी मात्र चांगलाच भयंकर पाऊस पडला होता छोटे छोटे नदी नाले अगदी तुडुंब भरले होते भातवडी गावाजवळचं मेखरी नदीवरचं धरण अगदी काटोखाट भरलेलं होतं मुघल विजापुरांची एकूण फौज किती होती याबाबत अनेक मतांतर आहेत काही जणांच्या मते ती एक लाख होती तर काही जणांच्या मते ती दोन लाखांपर्यंत होती पण हे मात्र निश्चित आहे की निजामशाही फौजांच्या तुलनेत मुघलांची फौज अत्यंत व्यस्त प्रमाणाने जास्त होती इतक्या प्रचंड मोठ्या संख्येनं असणाऱ्या विजापुरी आणि मुघली संयुक्त फौजांना दख्खनच्या उन्हात दीर्घकाळ पुरेल इतका मोठा पाण्याचा साठा फक्त भातवडी भागातच होता शहाजीराजांनी सगळी निजामशाहीची फौज एकत्र केली दोन लाखांच्या संयुक्त फौजांशी भिडण्यासाठी शहाजीराजांकडे फक्त चाळीस हजारांचं सैन्य होतं शहाजीराजांनी यापैकी दहा हजाराची फौज निजामशहाच्या आणि नगरच्या भुईकोट किल्ल्याच्या रक्षणासाठी मलिक अंबराच्या नेतृत्वाखाली नगरलाच ठेवली उरलेल्या तीस हजार सैनिकांची त्यांनी अनेक छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागणी केली शहाजी राजांनी आपले दाखले बंधू शरीफजी राजे भोसलेंवर विजापूरकडून मिळणारी दक्षिणेकडची रसद तोडण्याची जबाबदारी सोपवली तर आणखी एका मातब्बर सरदारांवर उत्तरेकडून मिळणारी मुघलांची रसद तोडण्याची जबाबदारी सोपवली अचानक भयंकर छापे घालून कापाकापी कत्तल उडून राजांची फौज सगळी रसद पळवून न्यायची रात्री मोकळ्या माळरानातून वेगवान प्रशिक्षित आणि हुल देणाऱ्या फौजांचा पाठलाग करून करून मुघलांची फक्त दमछाक व्हायची मुघली आणि विजापुरी फौजांची सर्व बाजूंनी मिळणारी रसद राजांनी तोडून टाकली होती मुघली आणि विजापुरी फौज अचानक रात्री छापे मारून लचके तोडून पळणाऱ्या आणि गनिमी काव्यानं लढणाऱ्या शहाजीराजांच्या फौजेसमोर हतबल झाली होती संयुक्त फौजांचा दानागोटा आता संपत आला होता त्यांच्या तोफा कसलाही वापर न होता तशाच पडून होत्या आणि पंचवीस ऑक्टोबर सोळाशे ची रात्र आली राजांनी फार परिश्रम करून एक गुप्त महाभयंकर धाडसी योजना बनवली होती राजांच्या फौजेच्या वेगवेगळ्या तुकड्यांनी वेगवेगळ्या मोक्याच्या जागी अंधारात चांगले मोर्चे बांधले होते बातवडी गावाजवळच्या मेखरी नदीवरील धरणाच्या दक्षिण बाजूला मुघली आणि विजापुरी फौजांची विस्तृत छावणी पसरलेली होती त्या जागेचा उतार दक्षिणेकडेच होता मेखरी नदीवरचं धरण तुडुंब काठोकाठ भरलेलं होतं शहाजीराजांच्या राजांच्या एका तुकडीनं रात्री धरणाला सुरुंगानं उडवलं सुरुंगानं धरण उडालं आणि पाण्याचा प्रचंड लोंढा महाभयंकर वेगानं मुघली आणि विजापुरी फौजांच्या छावणीवर चालून गेला मुघलांची निम्म्याच्या वर फौज सोबतच हजारो हत्ती हजारो घोडे हजारो बैल हजारो उंट त्या लोंढ्यात फसून मेले त्या लोंढ्यात बुडून आणि चिखलात रुतून मेले मुघलांचा सगळा ताकदवान दारुगोळा त्या पाण्यात भिजून कुचकामी झाला मुघलांच्या अवजड अजस्र तोफा खोल चिखलात रुतल्या मुघलांच्या आणि विजापुरी फौजांच्या छावणीची संपूर्णपणे वाताहत झाली फार मोठं नुकसान झालं त्यांची खूप सारी युद्ध सामग्री वाहून गेली आणि आधीच हवालदिल वाताहत झालेल्या या छावणीवर पहाटे शहाजीराजांच्या फौजांनी चौफेर बाजूंनी भयंकर हल्ला चढवला तुंबळ युद्ध माजलं राजांच्या फौजांनी विजापुरी मुघली फौजांची अक्षरशः गाजर मुळ्यासारखी कत्तल केली दोन्ही संयुक्त फौजांचा सपशेल पराभव झाला विजापूरचा सेनापती मुल्ला मोहम्मद कैदी बनवला गेला मुघलांचे आणि आदिलशहाचे तीसच्याही वर मातब्बर सरदार कैद झाले शहाजीराजांच्या कुशल नेतृत्वाखाली निजामशाहीचा हा एक दैदिप्यमान आणि इतिहासाची दिशा बदलवणारा विजय होता युद्धाला एक गालबोटही लागलेलं होतं राजांचे धाकले बंधू महापराक्रमी शरीफजी राजे भोसले मोठा पराक्रम गाजून ह्या युद्धात धारातीर्थी पडले महापराक्रमी शरीफजी राजे भोसलेंची समाधी तुम्हाला आजही भातवडी येथे मिळेल या युद्धातल्या दैदिप्यमान यशामुळं शहाजी राजांच्या पराक्रमाची कीर्ती आणि त्यांच्या गनिमी काव्यातल्या पारंगतेची कीर्ती संपूर्ण भारतात पसरली मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद